श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग सदतीसावा श्री ईश्वर म्हणाले ज्या ईश्वराच्या ठिकाणी छत्तीसाव्या सर्गाच्या शेवटच्या श्लोकात वर्णन केलेल्या शब्दार्थांच्या मौजा सत्याशा भासतात त्या जगत मण्यांच्या संपुटासारख्या मायाशबल सर्वेश्वरात म्हणजे त्या परम चिन्मण्यांमध्ये कोणत्या शब्दशक्ती विकास पावत नाहीत ज्या बीजशक्ती जगांचा आरोप करतात त्या कोणत्या बरे शक्ती स्फुट होऊन प्रकट होत नाहीत सर्व शक्ती कार्यरूपाने व्यक्त होतात ब्रिव्यादी बीजकणात आत असलेली ही ईश्वराची चितसत्ता क्षेत्रातील भाजून वगैरे तयार केलेली माती काल पाणी इत्यादी सहकारी करणाऱ्यांना प्राप्त होऊन प्रथम अंकुर करते नंतर क्रमाने तांदूळ होऊन शेवटी साक्षात पुरुषाला भोग्य असा भात करते फेस भोरे लाटा इत्यादी विकारांमध्ये अनुगत असलेली रूपसारणी ईश्वराची शक्ती जलाचा पर्वदाती कठीण प्रदेशाशी संबंध आला असता त्याला सखल प्रदेशाकडे वहावयास लावते व रसनेंद्रियांशी त्याचा संबंध आला असता उदरात जाणे त्या स्वरूपाचा स्पंद करणे ही पुष्पगुच्छांमध्ये परागसहित गंधरूपाने राहिलेली असते व ती घ्राणेंद्रियांमध्ये विकास पाहून व्यक्त होते प्रतिमेमध्ये असलेली ती प्रतिमेसारखी भासते वस्तुत ती आपले द्रव्य जी शिळा तिच्याहून पृथक विद्यमान नसते तथापि पृथक असल्यासारखी भासते म्हणजे व्यावहारिक सत्यतेस प्राप्त होते जसा मोठा पर्वत आपल्या स्थितीलीलेने तृण वृक्ष लतादी कार्यांना धारण करतो त्याप्रमाणे ती स्वतः विकार न पावताच कार्य व त्याचा आधार अशा भेद विकल्पदशेस धारण करते वायुरूप जो सर्व क्रियांचा कोश तद्रूप होऊन ती शक्ती त्वगिंद्रियाला स्पर्शग्रहणांसाठी अनुकूल करते जसा पिता आपल्या पुत्राला आपल्या कार्यात प्रवृत्त करतो त्याप्रमाणे वायूतील शक्ती त्वगिंद्रियाला स्पर्शग्रहणाची प्रेरणा करते याप्रमाणे इतर इंद्रियातीलही प्रवृत्तीशक्ती जाणाव्या ज्याप्रमाणे ही ऐश्वरी शक्ती प्रकृती शक्तीने संस्कार संसार करते त्याप्रमाणे ती निवृत्ती शक्तीने सर्व जगतसत्तांचा एक गोळाच अशा आत्म्याची श्रवण मनन निधिध्यासन इत्यादी उपायांनी मोक्षासाठी भावना करून नेती नेती अशा सर्व प्रतिषेधाने सर्वाचे जणू काय शून्यत्वसे करते आकाशरूपी आरशाच्या उदरात आपल्या सत्तेच्या प्रतिबिंबासारखे कल्पनिमेश रूप कालसंज्ञक निर्मल शरीर धारण करते ब्रह्मा विष्णू रुद्र ईश्वर व सदाशिव या उत्कर्ष परंपरेतील पाचवा ईश जो सदाशिव ते पर्यंत हे सर्व पदार्थ या शक्तीचेच परिणाम आहेत हे असे व हे असे नाही इत्यादी सर्व व्यवस्था करणारी नियती स्वतः ही मूल शक्ती आहे घरात दिवा असला म्हणजे त्याच्या प्रकाशात जशा सर्व क्रिया चालतात त्याप्रमाणे अपरिच्छिन्न स्वरूप सत्याच्या साक्षीमध्ये त्याच्या सत्तेने जगातील सर्व विचित्र परंपरा प्रकाशमान होतात साक्षीप्रमाणे स्थित असलेली ती आपल्या शक्तीचा व्यापार म्हणजे संसार गंधर्व नगरातील नाटकशाळेत चाललेल्या नाटकाप्रमाणे पाहते श्री वसिष्ठाने विचारले हे जगन्नाथ या शिवाच्या शक्ती कोणत्या आहेत त्या कशा स्थित आहेत साक्षीता कोणती त्यांचा व्यापार कोणता व तो केवढा आहे त्यावर ईश्वराने सांगितले हे प्रियदर्शन वसिष्ठा अप्रमेय शांत शिव परमात्मा चिन्मात्र रूप सर्व व आकाररहित अशाही त्याची इच्छासत्ता इच्छा सत्ता प्रथम व्यक्त झाली त्यानंतर आकाश अभिव्यक्त झाले त्यामुळे आकाश सत्ता आली त्यात कालात्मा सूत्रसंज्ञक हिरण्यगर्भ अभिव्यक्त झाला त्यामुळे कालसत्ता झाली त्यानंतर ज्यांचा आकार नियत आहे अशी भूते व भौतिक पदार्थ यांचा आविर्भाव झाला असता नियती सत्ता व्यक्त झाली त्या सर्वात अनुगत असलेली महासत्ता झाली ज्ञानशक्ती क्रियाशक्ती प्रवृत्तीशक्ती निवृत्तीशक्ती इत्यादी शिवस्वरूप आत्म्याच्या शक्तीचा अंत लागत नाही श्री वसिष्ठाने प्रश्न केला अहो पण या शक्ती कोणत्या निमित्ताने उद्भवल्या आहेत एक व अद्वितीय आत्म्यामध्ये त्यांना बहुत्व कसे हे देवा त्यांचा उदय कसा होतो आणि शक्ती व शक्तिमान यांचा भेद व अभेद उत्पन्न कसा होतो श्री ईश्वर म्हणाले या अनंतरूप शिव आत्म्याची ही चिन्मात्रता सर्व शक्तीचे निमित्त आहे तिलाच शक्ती असे म्हटले आहे म्हणजे ती मायाशक्ती स्वरूपत अनंत असलेल्या शिवाला गुणाने शक्तीने व कार्याने अनंत करते व त्यामुळे त्याचे अनंतत्व अधिकच वाढविते त्याला न्यून करते असा भावार्थ तरंगादी भेदांनी उदक जसे बहु होते त्याप्रमाणे ज्ञत्व कर्तृत्व भोक्तृत्व साक्षित्व इत्यादी विकल्पांमुळे शक्ती विविध रूप धारण करतात काल या नर्तकाने ऋतुमासादी कालनियतीप्रमाणे उत्तम प्रकारे शिक्षण दिलेल्या नटांप्रमाणे या जगातील ब्रह्मांडरूपी नृत्य मंडपात त्या शक्ती नाचतात ही जी परा या नावाची अवांतर परार्ध द्रव्य द्वय प्रमाण व अपरा या नावाची कल्प व तदवयर्वरूप कालकला तीच ही नियती म्हटली जाते तिलाच वादी ईश्वराची क्रिया असे म्हणतात यत्न म्हणतात इच्छा म्हणतात व काल असेही कित्येकाने तिला नाव दिले आहे पण आम्ही कलनामात्रत्वामुळे कालकल्पनेमुळे कल्प अशा विकल्पांच्या पर्यायी नावांनीच तिचे नाव ठेवले आहे काल या अर्थी नियती या पदाची व्युत्पत्ती झाली आहे तृणापासून महारुद्रापर्यंत हे असेच याच्या आकारात कुठेही फरक व्हाव्याचा नाही अशी जी स्थिती तो आकार नियम व तृणापासून ब्रह्मदेवापर्यंत जो स्पंद तोही असाच त्या विकारात कुठेही बदल व्हाव्याचा नाही हा विकार नियम या दोन्ही प्रकारच्या नियमास नियती असे म्हणतात आता जोवर या नियतीचे तत्वज्ञानाने परिमार्जन केले जात नाही तोवर ही नित्य उद्वेगरहित होऊन नृत्य करते जगज्जालरूपी नाटक हेच तिचे नृत्य आहे ते नाना प्रकारच्या रसविलासाने संपन्न आहे विवर्तरूप अभिनयांनी युक्त आहे प्रलयरूप नाटक संपण्याचा जो क्षण त्यातील विजांचे कडकडाट करणाऱ्या पुष्करावर्त संज्ञक मेघाचे घरघर आवाज हीच त्यातील नियती नाटकातील वाद्ये आहेत सर्व ऋतूतील पुष्पांनी ते व्यापलेले आहे मेघधारांनी युक्त असे ब्रह्मांड गोलकच त्याचे महानाट्य मंदिर आहे वारंवार होणारा जो जलाचा वर्षाव तोच त्यात अंगातून गळणारा घाम आहे मेघ ज्याच्या दशा आहेत अशा आकाशरूपी चंचल नील वस्त्राने त्यात दिनरात्री आदी नानावेशांनी भ्रम केले आहेत अतिशय शुद्ध सप्ताधिरूप रत्नौघ खलिच खचित वल यांनी ते नियती नाटक आकुल झालेले आहे याम पक्ष दिन याच प्रेक्षाकटाक्षाने प्रेमाकटाक्षाने त्याने आकाशाला प्रकाशित केलेले आहे वलयांच्या योगाने गुप्त होणे उन्मज्जनांच्या योगाने प्रकट होणे याच्या योगाने व्यग्र झालेली जी पर्वतांची कुले तीच त्यात मस्तकाग्रे आहेत त्यात भ्रमण करणाऱ्या शशिरूप मण्यात गंगा हेच तीन हार ओले आहेत उत्तम प्रकारे दिसणारे संध्याकाळचे मेघ तेच त्यातील चंचल करपल्लव आहेत एकसारखे आवाज करणारे जे लोक किंवा भुवने तद्रूप अलंकाराने मंजूळ भूतळ पाताळ नभस्थळ हीच जातील नदीच्या पादविन्यासांची स्थाने आहेत वारंवार उदय पावून अस्त पावणारे जे मोठमोठे अनेक तारे तेच ज्यातील धर्मबिंदूंचे समूह आहेत चंद्र व सूर्य या कुंडलांच्या स्पंदाने व स्मितांनी ज्यातील नटीचे नभोरूप मुख व्यक्त केले आहे अनेक ब्रह्मांडांच्या भिंती या जातील दारांच्या झडपाप्रमाणे पडदे आहेत ज्यातील असुरांनी व्याकुळ ऊर्ध्व व अधो लोक हे ज्यात आवाज करणारे मोत्याने गुंफलेले उत्तरीय व अंतरीय वस्त्राचे पदर आहेत सुख व दुःख यांच्या आविर्भावादी दशा व त्यानिमित्ताने उत्पन्न होणारे दोष हेच ज्यातील स्थायी भाव संचारी भाव व शृंगारादी इतर रस आहेत असे हे नियती नाटक आहे अनेक विकारांनी युक्त अशा या नियतीरूप नटीच्या संसार नामक पुष्कळ वेळ चालणाऱ्या नाटकरूप नाट्यसारभूत विलासात हा साक्षी परमेश्वर सदा प्रकाशस्वरूप व एकस्थित आहे तथापि तो त्या नटीहून किंवा त्या नाट्याहून भिन्न दाखवता येत नाही इति श्री वासिष्ठ महारामायणे प्रकरणे पूर्वार्धे सर्ग हा श्रीराम